ومنهم من يمشي على رجلين ومنهم من يمشي على أربع يخلق الله ما يشاء إن الله على كل شيء قدير आणि अल्लाहनं प्रत्येक प्राणी एका प्रकारच्या पाण्यानं निर्माण केला कोणी पोटावर चालत आहे तर कोणी दोन पायांवर आणि कोणी चार पायांवर जे काही तो इच्छितो निर्माण करतो तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे لقد أنزلنا آيات مبينات والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم आम्ही अगदी स्पष्ट वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आयती उतरवल्या आहेत पुढे सरळ मार्गाकडे मार्गदर्शन अल्लाह ज्याला इच्छितो त्याला करतो ويقولون آمنا بالله وبالرسول وأطعنا ثم يتولى فريق منهم من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين हे लोक म्हणतात की आम्ही इमान आणलं अल्लाह आणि पैगंबर सल्लेला वसल्लम यांच्यावर आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली परंतु यानंतर यांच्यापैकी एक गट आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवतो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 ليحكم بينهم أن يقولوا سمعنا وأطعنا وأولئك هم المفلحون इमान आणणाऱ्यांचं कर्तव्य तर असं आहे की जेव्हा त्यांना अल्लाह आणि पैगंबर सल्लेला अलाय वसलम यांच्याकडे बोलवलं जाईल की पैगंबरांनी त्यांच्या तंट्यांचा निकाल द्यावा तेव्हा त्यांनी सांगावं की आम्ही ऐकलं आणि आज्ञा पाळली असलेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत ومن يطع الله ورسوله ويخشى الله ويتقه فأولئك فأولئك هم الفائزون आणि यशस्वी तेच आहेत ज्यांनी अल्लाह आणि पैगंबरांचं आज्ञापालन करावं आणि अल्लाचं भय बाळगावं आणि त्याच्या अवैज्ञेपासून वाचावं وأقسموا بالله جهد أيمانهم لئن أمرتهم ليخرجن قل لا تقسموا طاعة معروفة إن الله خبير بما تعملون قل أطيعوا الله تطيعوه تهتدوا وما على الرسول إلا البلاغ المبين हे दांभिक अल्लाच्या नावाने कठोर शब्दा घेऊन घेऊन सांगतात आपण जर आज्ञा दिली तर आम्ही घरातून बाहेर पडू यांना सांगा शब्दा घेऊ नका तुमच्या आज्ञापालनाची स्थिती माहीत आहे तुमच्या कृत्यापासून अल्लाह बेखबर नाही सांगा अल्लाचे आज्ञाधारक बना आणि पैगंबराचे आज्ञांकित बनून राहा परंतु जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर चांगलं समजून असा की पैगंबरांवर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तो आहे आणि तुमच्यावर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तुम्ही त्याचं आज्ञापालन कराल तर स्वतः सन्मार्ग प्राप्त कराल नाहीपेक्षा पैगंबराची जबाबदारी यापेक्षा अधिक काहीच नाही की त्यांना स्पष्टपणे आज्ञा पोहोचवाव्यात وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون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 लोक तुमच्यापासून परवानगी मागतात तेच अल्लाह आणि पैगंबराला मानणारे आहेत मग जेव्हा ते आपल्या एखाद्या कामानिमित्त परवानगी मागतील तर तुम्ही हवं त्याला परवानगी देत जा आणि अशा लोकांसाठी अल्लाजवळ क्षमायाचना करत जा अल्लाह निश्चितच क्षमाशील आणि कृपाळू आहे لا تجعلوا دعاء الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا قد يعلم الله الذين يتسللون منكم لواذا فليحذر الذين يخالفون عن أمره أن تصيبهم فتنة أن تصيبهم فتنة أو يصيبهم عذاب أليم मुसलमानांनो आपल्या दरम्यान पैगंबर सल्लेला वसलम यांचं बोलवणं आपल्यातील एक दुसऱ्याचं बोलवण्यासारखं समजून बसू नका अल्लाह त्या लोकांना चांगल्याच प्रकारे जाणतो जे तुमच्यापैकी असे आहेत जे एक दुसऱ्याचा आडोसा घेऊन गुपचूपपणे निसटतात पैगंबर सल्लेला वसलमची आज्ञा भंग करणाऱ्यांना भीती असली पाहिजे की त्यांनी एखाद्या उपद्रवात अडकू नये अथवा त्यांच्यावर दुःखदायक प्रकोप कोसळू नये قد يعلم ما أنتم عليه ويوم يرجعون إليه فينبئهم بما عملوا والله بكل شيء عليم सावध रहा आकाश आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचं आहे तुम्ही ज्या कोणत्या चालीवर आहात अल्लाह ती जाणतो ज्या दिवशी लोक त्याच्याकडे परतवले जातील तेव्हा तो त्यांना दाखवेल जे काही ते करून आले आहेत त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا الذي له ملك السماوات والأرض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وخلق كل شيء فقدره تقديرا अत्यंत बरकतवाला आहे तो ज्यानं हा फुरकान निकष आपल्या दासावर उतरवला जेणेकरून सर्व जगवासियांसाठी खबरदार करणारा ठरावा तो जो पृथ्वी आणि आकाशांच्या सम्राट पदाचा स्वामी आहे ज्यानं कोणाला पुत्र बनवलं नाही बादशाहीत ज्याच्याबरोबर कोणीही भागीदार नाही ज्यानं प्रत्येक वस्तू निर्माण केली मग तिची एक तकदीर निश्चित केली واتخذوا من دونه آلهة لا يخلقون شيئا وهم يخلقون ولا يملكون لأنفسهم ضرا ولا نفعا ولا يملكون موتا ولا حياة ولا نشورا लोकांनी त्याला सोडून असले उपास्य बनवले जे कोणत्याही वस्तूची निर्मिती करत नाहीत तर जे स्वतः निर्मिले जातात जे खुद्द आपल्यासाठी सुद्धा कोणत्याही नफा आणि नुकसानीचा अधिकार बाळगत नाहीत जे मारू शकतही नाहीत चैतन्य देऊ शकत नाहीत आणि मृतांना पुन्हा उत्थापितही करू शकत नाहीत وقال الذين كفروا إن هذا إلا إفك افتراه وأعانه عليه قوم آخرون فقد جاءوا ظلما وزورا ज्या लोकांनी पैगंबराची गोष्ट मानण्यास नकार दिलेला आहे ते सांगतात की हा फुरकान एक स्वरचित गोष्ट आहे जी या इस्मानं स्वतःच रचली आहे आणि अन्य काही लोकांनी या कामात याला मदत केली आहे मोठे जुलूम आणि अतिशय खोटेपणा आहे ज्यावर हे लोक उठले आहेत وقالوا أساطير الأولين اكتتبها فهي تملى عليه بكرة وأصيلا قل أنزله الذي يعلم السر في السماوات म्हणतात या जुन्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत ज्या हा इसम उद्धृत करवतो आणि त्या याला सकाळ संध्याकाळ ऐकवल्या जात असतात हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा याला उतरवलं आहे त्यानं जो पृथ्वी आणि आकाशांचं रहस्य जाणतो वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे وقالوا ما لهذا الرسول يأكل الطعام ويمشي في الأسواق لولا أنزل إليه ملك لولا أنزل إليه ملك فيكون معه نذيرا أو يلقى إليه كنز أو تكون له جنة يأكل منها وقال الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا ते म्हणतात कसा हा प्रेषित आहे जो अन्न खातो आणि बाजारात हिंडतो फिरतो याच्याजवळ एखादा फरिश्ता का पाठवला गेला नाही जो याच्यासोबत राहिला असता आणि नकार देणाऱ्यांना त्यानं धमकावलं असतं अथवा नाहीपेक्षा याच्यासाठी एखादा खजिनाच उतरवला गेला असता अथवा याच्यापाशी एखादी बागच असती जिच्यापासून समाधानाची यानं रोजी प्राप्त केली असती आणि हे जालिम म्हणतात तुम्ही लोक तर एका जादू केल्या गेलेल्या माणसाच्या नादी लागला आहात ओ فضلوا فلا يستطيعون سبيلا تبارك الذي إن شاء جعل لك خيرا من ذلك جنات جنات تجري من تحتها الأنهار ويجعل لك قصورا पहा कशा कशा हुज्जती हे लोक तुमच्या समोर घालत आहेत असे बहकले आहेत की कोणतीही उचित गोष्ट यांना उमजत नाही अत्यंत बरकतवान आहे तो ज्याने जर इच्छिलं तर त्यांनी सुचवलेल्या वस्तूंपेक्षा वरचढ तो तुम्हाला देऊ शकतो एक नव्हे अनेक उद्यानं ज्यांच्या खालून कालवे वाहत असावेत आणि मोठमोठाले महाल بل كذبوا بالساعة وأعتدنا لمن كذب بالساعة سعيرا मुळात गोष्ट अशी आहे की या लोकांनी त्या घटकेला खोटं मानलं आहे आणि जो त्या घटकेला खोटं ठरविल त्याच्यासाठी आम्ही भडकलेली आग उपलब्ध करून ठेवली आहे إذا رأتهم من مكان بعيد سمعوا لها تغيظا وزفيرا وإذا ألقوا منها مكانا ضيقا مقرنين دعوا هنالك ثبورا لا تدعوا اليوم ثبورا واحدا وادعوا ثبورا كثيرا ती जेव्हा दुरून यांना पाहिल तेव्हा हे तिच्या क्रोधाचे आणि जोशाचे आवाज ऐकून घेतील आणि जेव्हा हे हातपायांनी बंदिस्त तिच्यात एका तंग जागेत घुसडले जातील तेव्हा आपल्या मृत्यूला पुकारू लागतील तेव्हा यांना सांगितलं जाईल आज एका मृत्यूला नव्हे तर अनेक मृत्यूंना पुकारा قل أذلك خير أم جنة الخلد التي وعد المتقون كانت لهم جزاء ومصيرا لهم فيها ما يشاءون خالدين كان على ربك وعدا مسؤولا यांना विचारा हा शेवट चांगला आहे की ती शाश्वत जन्नत जिचा वायदा ईशभिरू पापभिरूंशी केला गेला आहे जी त्यांच्या कृतींचा मोबदला आणि त्यांच्या सफरीची शेवटची मजल असेल ज्यात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ज्यात ते सदा सर्वदा राहतील जी प्रदान करणं तुमच्या रबच्या जिम्मे एक पूर्ण योग्य वायदा आहे ويوم يحشرهم وما يعبدون من دون الله فيقول أأنتم أضللتم عبادي هؤلاء فيقول أأنتم أضللتم عبادي هم ضلوا السبيل आणि तोच दिवस असेल जेव्हा की तुमचा रब या लोकांना देखील घेरून आणेल आणि यांच्या त्या आराध्य देवतांना सुद्धा बोलवून घेईल अल्लाहला सोडून ज्यांना आज हे पूजत आहेत मग तो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 मदतही मिळवू शकणार नाही आणि तुमच्यापैकी जो कोणी जुलूम करील त्याला आम्ही कठोर प्रकोपाची चव चाखू وما أرسلنا قبلك من المرسلين إلا إنهم ليأكلون الطعام ويمشون في الأسواق وجعلنا بعضكم لبعض فتنة أتصبرون وكان ربك بصيرا هي پیغمبر صلی اللہ علیہ وسلم तुमच्यापूर्वी जे कोणतेही पैगंबर आम्ही पाठवले होते ते सर्वही अन्न खाणारे आणि बाजारात हिंडणारे फिरणारे लोकच होते वस्तुत आम्ही तुम्हा लोकांना एक दुसऱ्यासाठी परीक्षेचं माध्यम बनवलेलं आहे काय तुम्ही सहनशीलता बाळगता तुमचा रब सर्व काही पाहतो